दर्शन दे रे दे रे भगवंता माय पित्याची सेवा कुंडलिका भक्ती पाये तू गोऱ्या कुंभारा ताच वाणी संत चोखोबाची ऐकताच वाणी संत चोखोबाची साक्षा जन्म देता तुझी विश्व करता तुझ जन्म देता तुझी विश्व करता मन शांत हो